रामकृष्ण हरी आता आपण भागवताच्या पहिल्या स्कंधातल्या आठव्या अध्यायाकडे वळणार आहोत आठव्या अध्यायामध्ये तीन प्रसंग आहेत परीक्षिताच्या गर्भाचे रक्षण कुंतीने केलेली भगवंतांची स्तुती आणि मागितलेले मागणे आणि युधिष्ठिराचा शोक हे तीन विषय या अध्यायात आहेत या तिन्ही विषयांच्याकडे सं संक्षिप्तात बघण्यापूर्वी प्रवचनकार आहे मी मी तुम्हाला दोन गोष्टी सांगतो बघा तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल ते आणि गोष्ट आहे गोष्ट विसरा तत्व लक्षात घ्या आणि हे तरुणांपर्यंत पोचवा माझी कळकळ आहे हो काय कसं मी पटवून देऊ तरुणांना मी व्यस्त होतो संसारात मी फार मोठं कार्य करतो असं मला वाटत होतं इतका कॉम्प्लेक्स काम करणारा मी मला आता वाटतं की मी त्या वयात तरुण वयात भागवत का वाचलं नाही का त्याचा क्रिटिकली अभ्यास केला नाही भगवत प्राप्ती प्राप्त करून घेण्याचा मी का प्रयत्न केला नाही मला त्याचं महत्व कुणी का सांगितलं नाही महाभारताचं म्हणजे कौरव पांडवांचं युद्ध झालं बरं का गोष्ट आहे बरं काही त्यातल्या काही गोष्टींच्या विश्लेषणात तुम्ही जाऊ नका एवढीच वर्ष का असंच का तसंच का हे खरं आहे का वगैरे मुद्दा लक्षात घ्या कौरव पांडवांचं युद्ध झालं युधिष्ठिर राज्यकारभार करू लागला <clears throat> युद्धापूर्वीची एक घटना दोन शेजाऱ्यांमध्ये काही शेतीच्या कारणावरून भांडण झालं होतं ही शेती माझी असं एक जण म्हणत होता दुसरा म्हणत होता ही शेती माझी म्हणजे थोडक्यात कलियुगात जे चालतं तेच त्या काळात युद्धापूर्वी चालत होत युद्ध झाल्यानंतर छत्तीस वर्षानंतर म्हणे भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिराच्या दरबारात आले दरबारात आले नाही दरबाराच्या दरवाजापाशी आले त्यावेळेला त्यांना त्या दरबारात एक कोर्ट खटला चाललेला ऐकायला आला काय खटला चालला होता तर ती जी दोन शेतकरी मंडळी पूर्वी एकमेका विरुद्ध उभी राहून भांडत होती तीच दोन शेतकरी मंडळी आता भांडत होती परंतु त्यांचं भांडण मोठं विचित्र होतं एक शेतकरी म्हणाला तू मला ही जमीन दिलीस परंतु जमिनी अंतर्गत भूत जे मला सोनं सापडलं ते काही मी तुझ्याकडून घेतलेलं नाही त्या सोन्यावरती तुझा अधिकार आहे ते सोनं तू घे ती जमीन नांगरताना त्या शेतकऱ्याला त्या जमिनीत सोन्याचे अनेक हांडे सापडले तो म्हणाला तू मला शेती दिलीस हे हांडे तुझे आहे तो दुसरा शेतकरी म्हणाला मी तुला जमीन दिली त्याचा अर्थ जमिनी अंतर्गत जे जे काही आलं ते सगळं मी तुला दिलं त्यामुळं आता जे सोन्याचे हांडे सापडले हे तुझे सोन्याचे हांडे एक शेतकरी म्हणाला तुझे दुसरा म्हणाला हे माझे नाहीत हे तुझे दोघांच्यात हे भांडण चाललं होतं आणि आता त्या जमिनीत सापडलेले हे सरण्याचे हंडे कोणाचे हा खटला युधिष्ठिरा पुढे चाललेला होता भगवंत दरबारात आले भगवंत आले म्हटल्यावर युधिष्ठिर पाय उतारा झाला खाली आला शासन आसन सोडून आणि भगवंतानी त्याला मिठी मारली भगवंतानी युधिष्ठिराला मिठी मारली आणि सांगितलं युधिष्ठिरा मी जी गीता युद्धभूमीवर अर्जुनाला सांगितली ती तू जनमानसात रुजवलीस ती तू जनमानसात रुजवलीस असं भगवान अर्जुनाला म्हणाले आता अशा या गीतेचं महात्म्य कुणी कुणाला सांगायचं मी तुम्हाला माझ्या हृदयाचा ठाव घेतलेला घेतलेलं एक मत तुम्हाला मी सांगतो आणि ते मत आहे ते कुणाचं आहे तेही सांगतो आणि मग तुम्ही मला सांगा हे बघा मेहरचंद महाजन नावाचे एक सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश होते ही जुनी गोष्ट आहे परंतु स्वातंत्र्यानंतरची आहे सत्य घटना आहे मेहरचंद महाजन यांनी जे मत व्यक्त केलं तेच मत डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी पण व्यक्त केलं आणि ते मत असं नीट लक्ष देऊन ऐका याला जबाबदार तुम्ही आहात याला जबाबदार मी आहे याला जबाबदार आपण आहोत बघा the absence of moral instruction in our schools and colleges under the wrong conception of a secular state is greatly responsible for the low moral and ethical standards of our people English सोडा मराठी अर्थ घ्या निधर्मी राज्य याचा खरा अर्थ लोकांना न कळल्यामुळे शाळा कॉलेजातून नैतिक संस्कारांना फाटा देण्यात आला आणि त्यामुळे आपल्या देशात नीतिमत्तेची घसरगुंडी सुरू झाली नीतिमत्तेची घसरगुंडी सुरू झालेली असताना हे मत ही घसरगुंडी थांबवणं कुठलीही डोळ्यापुढं चित्र आणा लहान मुलाला घसरगुंडीच्या टोकावर असताना थांबवता येईल परंतु एकदा तो घसरगुंडीवरती घसरू लागला की त्याला थांबवणं अवघड आहे आणि तो खालीच येतो तशी आता ही घसरगुंडी इतक्या जोरानं खाली चालू आहे काय मी काय बोलायची याबद्दल जरुरी नाही आणि असं बोलून काय परिस्थिती आहे त्याचं वर्णन करून मी माझी जीभ आणि तुमचे कान विटाळत नाही परंतु शाळा कॉलेजामधून हे शिक्षण दिलं जात नाही आई वडिलांना या शिक्षणाची कल्पना नाही मुलांना जीवनात कसं जगावं किंवा धर्म म्हणजे काय याची सुतराम कल्पना नाही आणि याला जबाबदार सरकार आहे शाळा आहेत त्यांचं शैक्षणिक धोरण आहे का काय आहे मला माहीत नाही परंतु मी घरात या मुलांना नीतिमत्तेचं अध्यात्माचं परमार्थाचं गीतेचं भागवताचं ज्ञानेश्वरीचं दासबोधाचं शिक्षण त्यांना पॅलेटेबल होईल त्यांना पचेल अशा पद्धतीनं देत नाही विचार करा विचार करा आणि निदान त्यांना द्यायचं की नाही हा भाग सोडा परंतु निदान मी तरी वाचतो का समजून घेतो का दुसरी एक गोष्ट अत्यंत संक्षिप्तात सांगतो वेळ नाही प्रवचनाची वेळ या संपायला येते थोडक्यात सांगतो परीक्षिताचं रक्षण केलं भागवतामध्ये काय म्हटलेलं आहे उत्तरेच्या गर्भामध्ये भगवान गेले आणि त्यांनी आपल्या सुदर्शन चक्राने उत्तरेच्या गर्भाचं म्हणजे राजा परीक्षिताचं रक्षण केलं भागवतात आहे भागवताचा विषय जरा बाजूला ठेवा ज्या व्यासानी भागवताची रचना केली त्याच व्यासानी जी महाभारताची रचना केली त्या महाभारतातला प्रसंग सांगतो तुमची ऐकायची तरी ताकद आहे का मला सांगा भगवान श्रीकृष्णांनी शब्द दिला होता मी परीक्षिताचा जीव वाचवेन भगवान गेले द्वारकेला इकडे राजा परीक्षिताचा जन्म झाला राजा परीक्षिताचा नव्हे उत्तरेच्या गर्भातील गर्भ हा बाहेर आल्यानंतर मृतावस्थेत बाहेर आला उत्तरेचा गर्भ मरण पावला ही गोष्ट श्रीकृष्णांना समजली श्रीकृष्ण आले त्यांनी महाभारतात आहे हुडका आणि वाचा महाभारतात आहे भगवंतानी आचमन घेतलं आणि शपथ घेतली की मी जर नैष्ठिकी ब्रह्मचारी असेन तर या मुलाला जिवंत कर मी जर रणांगणात पाठ फिरवली नसेन तर या मुलाला जिवंत कर मी सतत ब्राह्मणांचा सन्मान केला असेल तर या मुलाला जिवंत कर मी जर कायम सत्यवचन केलं असेल तर या मुलाला जिवंत कर भगवंतानी अशी शपथ घेऊन ते आचमनीय पाणी अर्पण केलं आणि तो मुलगा जिवंत झाला मी जर सत्यवचनी असेल तर या मुलाला जन्म कर घेताय शपथ घेताय मी जर माझ्या कर्तव्य कर्माला पाठ फिरवली नसेल तर या मुलाला जिवंत कर घेऊ आपण ही शपथ सगळी कर्तव्य मी उत्तम प्रकारे म्हणजे समाचर केलेली आहे, घेताय शपथ अशी भगवंतानी शपथ घेतली असा प्रसंग महाभारतात आहे तुम्ही अनुक्रमणिकेत जा बघा ती पुस्तक पंधराशे रुपयाला गीता प्रेस गोरखपूरनी आता किंमत कदाचित वाढली असेल पण दीड दोन हजारामध्ये सहा मोठे खंड एक लाख संहिता आणि त्याचा हिंदीमध्ये अर्थ उपलब्ध आहे पण कोण घेणार कोण वाचणार वेळ कुणाला आहे आणि वेळ म्हणण्यापेक्षा जरुरी काय आहे माझं कुठं नडलंय काय फरक पडतो काय भुलायचं हे शिक्षण माझ्या अभ्यासक्रमात आलं पाहिजे शाळा कॉलेजमध्ये ते शिकवायला मिळायला पाहिजे मी तुम्हाला पुढच्या प्रवचनात भागवताबद्दलचा सारांश सांगणार काय भागवताचा खरा जीवनाशी अर्थ काय हे सांगणारे डॉक्टर होमी भाबांचे विचार व्यक्त करणारं पत्र तुम्हाला वाचून दाखवतो इंग्लिशमध्ये आहे पण ती खरी गीता आहे आणि ते विद्यार्थ्यांच्या मध्ये रुजलं पाहिजे हे रुजवण्याचं काम तुम्ही आणि मी करायला पाहिजे नारायण हरी रामकृष्ण गोविंद